नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये एक मुलाखत प्रोग्राममध्ये आपण विशेष पाहुण्यांना बोलवतो आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो तर आजच्या या एक मुलाखत कार्यक्रममध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रीतिजा कनकेरिया त्यांच्याशी आपण बोलणार आहे आयुर्वेद स्पेशलिस्ट आहे आणि इथेच आपला वाकडमध्ये त्यांच्या डिस्पेन्सरी वगैरे आहे बरेच ठिकाणी त्यांना व्हिजिटसाठी बोलवतात आणि ते व्हिजिटिंगलाही जातात आणि आपली सेवा करतात तर आजच्या ह्या कार्यक्रममध्ये डॉक्टर प्रीतिजा कनकेरियाचा खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आपका डॉक्टर <laughs> प्रीतिजा खूप खूप स्वागत आहे तुमच्या एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि पहिल्यांदा तुमची आवाज रेडिओ पुणेरी जे श्रोता ऐकतात तर त्यांच्यासाठी तुम्ही आपला परिचय द्या <laughs> नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रीतीजा राजेंद्र कांकरिया मी पुण्यातलीच आहे आणि पिंपरी चिंचवडमध्येच माझा जन्म झाला तिथेच मी माझं सर्व शिक्षण पिंपरी चिंचवडमध्येच पूर्ण केलं बी एम एस करून नंतर एम डी इन ॲनॉटॉमी मी केलं आणि त्याच्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस चालू केली जवळजवळ दहा वर्ष झाले आहेत माझ्या प्रॅक्टिसला आणि सध्या मी पतंजलीमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून तसेच हिंजवडीमध्ये दोन आय टी कंपनीज आहेत तिथे व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून जाते आणि माझे स्वतःचं क्लिनिक चिंचवडमध्ये आहे तिथेही मी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी अशा दोन्ही पॅथीजची प्रॅक्टिस करते खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेबा एक विचारायचं म्हणजे काय आता उन्हाला आहे समर आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर काय बाहेर निघालं तर लगेच असं वाटतं की कधी घरी जाऊ परत गामागोम <laughs> होऊन जातो आपण आणि अशा वेळी आपल्याला आपला डाएट म्हणा किंवा कुठला प्रिकॉशन घ्यायचं त्याच्यावर तुम्ही आपले विचार हो नक्कीच आपला मूळ विषयच उन्हाळा आहे आणि त्याबद्दल आता आपण बोलूयात अगं बाई उन्हाळा उन्हाळा म्हटलं की सगळीकडे कशी हिरवळ थंडगार वारा आणि अंगात हुडहुडी भरणारा थरार काय झालं काहीतरी चुकीचं बोलल्यासारखं वाटलं का ज्यांचे नुसतेच कान माझ्याकडे आहेत मात्र मन दुसरीकडेच भटकतं आहे त्यांना मी काय बोलले हेच कळणार नाही आणि ज्यांचे मन एकाग्र आहे आणि बुद्धी जागृत आहे त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसणार नाही तर परत एकदा ऐका उन्हाळा म्हटलं की सगळीकडे हिरवळ थंडगार वारा आणि अंगात हुडहुडी भरणारा थरार हो हेच बोलतीये मी कारण अनेकांचा आवडता ऋतू म्हटला की पावसाळा आणि नावडता म्हटला की तो उन्हाळाच उन्हाळा आला रे आला की सगळेजण हा हो नको गं बाई बाहेर नको पडायला दुपारी बाहेर जायचं अरे बापरे घरातच पंखा पाचवर करा आणि फरशीवर लोळत बसा असा कायसा थाट असतो तिकडे सूर्याला मात्र तुमचे सगळे नखरे बघून अजूनच घाम फुटत असतो बिच्चारा काही सज्जन पुरुष तर सूर्य ऐन मोक्याला नेमकं त्यांच्या मस्तकावर उभा राहिला तर संताप अनावर होऊन सूर्याला चार पाच शिव्या घालून मोकळे होतात अशा वेळी मात्र मी डोक्यावर बर्फ ठेवून असते आणि इतरांनाही तोच सल्ला देते तुमच्या कल्पनाशक्तीचा खरा वापर हा उन्हाळ्यात करून घ्या कडक उन्हात असताना आपण गोठलेल्या एखाद्या बर्फाळ प्रदेशात आहोत आणि लोक आपल्यावर थंडगार असे बर्फाचे गोळे मस्त करून फेकत आहेत अशी कल्पना अशी कल्पना जरी केली आणि डोळे बंद करून त्या कल्पनेला स्पर्शरूपी इंद्रियाची जर तुम्ही जोड दिलीत ना तर तुमच्या अंगावर हुडहुडी भरणार चक्क शहारे उभे उभे राहतील आणि डोळे उघडताच त्या सूर्याला चलफुट मी नाही तुला घाबरत असं म्हणताल तुम्ही हा झाला सगळा मजेचा भाग पण हा हा काही बोलण्यापुरता नव्हता हा तो खरंच अनुभवून बघा तुम्हाला मजा येईल हे सर्व बोलण्याचा मूळ मुद्दा हा होता की ऋतू कोणताही असो त्याच्यावर चिडचिड करू नका हो. कारण त्याच्यावर तुम्ही चिडचिड केली ना की तो तुम्हालाही चिडवणार त्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री करा दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडताच चुकून सूर्यदेवाचं दर्शन रखरखत्या उन्हामध्ये तुम्हाला झालंच तर लगेचच त्याला एक जोरदार एकदम निखळ अशी स्माईल द्या कारण तुमच्या दात काढण्याने सूर्याचा पारा प्रत्यक्षात जरी कमी झाला नाही तरी तुमच्या मनाला ऐन उन्हाळ्यात मी सूर्याचे दात पाडून आलो अशी थंडगार छानशी भूमिका तुमच्या मनात येईल आणि तुम्हाला मानसिक समाधान नक्की मिळेल तर हे सगळं झालं मनाचं कौतुक आता शरीराकडे मात्र सिरियसली बघूया पहिला मुद्दा आहे पाण्याचा उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या कारण पाणी कमी पिल्याने लघवीच्या जागी होणारी जळजळ नंतर त्याचे रूपांतर यू टी आयमध्ये होणे म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि विनाकारण मग डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते तसेच कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धता होणे हे सर्व पाणी कमी पिण्याचे लक्षण आहे आणि मलबद्धतेमुळे शौचास जोर करावा लागणे आणि त्यातून नंतर कालांतराने जखमा होऊन फिशर पाईल्स खालच्या जागेतून रक्त पडणं अशी अनेक भयावह अशी लक्षणे निर्माण होतात आणि आजार हे केवळ पाणी कमी पिणे आणि वाटेल तसे खाणे पिणे यातून निर्माण होतात आणि परत आपल्याला डॉक्टरांकडेच धाव घ्यावी लागते या सर्वांवर घरगुती उपाय म्हटले तर ताक भरपूर प्रमाणात प्या शक्यतो ताक हे जेवणाआधी घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरते आणि अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते कारण आपल्या आतड्यांना ताकामुळे बल मिळते तसेच आपण एक मूठ अख्खे धने आणि अख्खे जिरे हे जर साधारण एक लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवले तर सकाळी त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरतो आणि हे पाणी आपण दिवसभर थोडे थोडे करून पिऊ शकतो असं केल्याने बायकांना होणारा उन्हाळीचा त्रास कमी होतो आजकाल आपण पितो ते पाणी शुद्ध आहे का या वाक्यापुढेच मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत अटल्यामुळे अनेकदा प्रवासात अशुद्ध पाणी पिण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे आपल्या पाण्याची सोय आपण घरूनच निघताना केलेली बरी नुसत्या पिण्याच्या पाण्याचेच नाही तर अनेकदा आंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी म्हणजे बोरचे पाणी त्यात असणाऱ्या क्षाराच्या प्रमाणामुळे स्किन डिसिजेस वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग केसांचं गळणं असे पाणी पिण्यात आले तर मुतखडा किडनी स्टोन होणं हे सर्व भयावहच अशावेळी अशुद्ध पाण्यातून तुरटी फिरवल्या फिरवण्यासारखे घरगुती उपाय तसंच आंघोळीच्या वेळी निंबाचा पाला त्याच्यात टाकणं असे छोटे मोठे उपाय आपण करू शकतो वाळा घालून पाणी पिणं पण हां तो वाळा बाहेर काढून दर दोन तीन दिवसांनी धुवा मात्र आणि हां मटकाही दर दोन तीन दिवसाला धुवायला हवा घरगुती उपायांव्यतिरिक्त आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरीराला थंड ठेवणारी अशी औषधे जसं उशिरा सव आहे चंदना सव आहे यांचा वापर हा मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तसंच उष्णता कमी करणारा प्रवाळयुक्त गुलकंद आहे तो आपण जर सकाळ संध्याकाळ एक एक चमचा खाल्ला तर आपल्याला आपली पित्त पण कमी होते आणि रात्री शांत झोप येते रात्री झोपताना गार दूध पिलं रोज मिल्क कोल्ड कॉफी घरात बनवलेले मँगो मिल्कशेक याने तुमचं पित्त भरपूर प्रमाणात कमी होतं आणि याच विरुद्ध जर तुम्ही सतत विरुद्ध अन्न सेवन केलं तर त्यामुळे शरीरातील उष्णता आणखीन वाढते त्वचेवर खाज येणं तळपायांची आग होणं डोळे जळजळ करणं सतत डोकेदुखी घामोळ्या इत्यादी त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागते मग अशावेळी परिपाठादीचा काढा किंवा भूनिंबादीचा काढा यांचा वापर करावा लागतो शक्यतो उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे फॅन्सी साबण वापरण्यापेक्षा साधे लाईफ बॉय नीम असे साबण वापरा ना त्वचेला खाज असल्यास रात्री नीम तेल लावून झोपा आहारात नॉनव्हेज अतिमसालेदार मिसळपाव आणि मगाशी जे मी म्हणाले ना ते विरुद्ध म्हणजे नेमकं काय तर अनेकांना सकाळी चहात पोळी बुचकळून खायची सवय असते दूध आणि पोळी कुसकरून खायचं अनेक फळ आणि दूध एकत्र करायचे जसं शिकरण आणि हे सगळं एकत्र खाण्याची सवय असल्यामुळे पित्त प्रकुपित होतं आणि रक्ताचीही दृष्टी होते दूध आणि मीठ एकत्र खाणे हे एक मोठे विरुद्ध अन्न आहे अनेकजण मासे आणि दूधही एकत्र खातात त्याचेही परिणाम कालांतराने त्वचेवर येणारे पांढरे डाग यातही होऊ शकते त्यापेक्षा तुम्ही उन्हाळ्यात कडू रसाचे सेवन अधिक प्रमाणात करा कडू रसाचा गुण हा शीत आणि रक्तशुद्धी करणारा असतो आणि शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो हे सर्व सांगत असताना घ्यावची सर्वात मोठी काळजी म्हणजे फुकटचे सल्ले देणाऱ्यांपासून जरा सावधान नुकतेच माझ्या एका डॉक्टर मित्राने फेसबुकवर उन्हाळी सल्ल्यांची पोस्ट टाकली होती आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले होते की फुकटचे सल्ले देणाऱ्या दोन प्रमुख व्यक्ती आता आपल्या आयुष्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे कोणत्या तर गुगल काका आणि व्हॉट्सअप काका या दोघांनी मिळून सामान्य लोकांच्या डोक्याची जी भजी केली आहे ना त्या भजीला पचवणं डॉक्टरांना सुद्धा खूप अवघड जाते कारण माहिती आणि ज्ञान यामध्ये आज जग कितीही पुढे गेलेलं असलं तरी नक्कीच फरक आहे बरं का गुगलवर हजारो उपायांचे हजारो व्हिडिओज असतात पण त्यातले आपणाला काय योग्य काय अयोग्य हे गुगल नाही सांगत त्यामुळे आपण नेमके उन्हाळ्यातच आपली बुद्धी माठात गार करायला ठेवतो हे अगदी खरे कारण भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या कलिंगड खा काकड्या खा अरे पण कुणी ज्यांचे शरीर ज्यांचे शारीरिक कष्टाचे प्रमाण जास्त आहे जे वेगवेगळे खेळ खेळतात कष्टकरी माणसं कामगार शेतकरी इत्यादी लोकांनी पाण्याचे प्रमाण उन्हाळ्यात जास्त वाढवायला हवे बाकीचे ए सीमध्ये बसून लॅपटॉपवर चार बोटं मोडली म्हणजे कष्ट नाही हां ते बौद्धिक कष्ट कष्ट करणार आहेत आणि अशांनी केवळ तहान लागेल तेव्हाच पाणी पिलेलं बरं कारण प्रमेही म्हणजेच डायबिटीज असणाऱ्या लोकांनी जर असं भरपूर प्रा पाणी पिलं तर त्यांचा जलीय अंश अंगात वाढेल आणि त्याचे नंतर दुष्परिणामच भोगावे लागतील त्यामुळे फुकटचे सल्ले नुसते ऐकावेत त्यांचे प्रयोग करताना डॉक्टरांच्या प्रयोगशाळेतून एकदा तरी नक्कीच परवानगी घ्यावी उन्हात बाहेर पडताना मनात बर्फ आणि डोक्यावर पांढरी टोपी मात्र ठेवा हां आता पांढरीच का हे जाऊन गुगलवर शोधा आणि त्याने नाही ना सांगितलं मग या माझ्याकडे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता आपला डॉक्टर साहेबांनी आपल्याला भरपूर काय माहिती उन्हाळ्याबद्दल सांगितलं आशा व्यक्त करतो तुम्हाला भरपूर माहिती मिळाला असेल आणि त्याला प्रॅक्टिकली आणा लाईफमध्ये आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे गुगल आणि व्हॉट्सअपमध्ये जे पण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत आहे ते कुठेतरी प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण डायरेक्टली आणता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरची सल्ला घ्यायलाच लागतो कारण काय प्रत्येकाची प्राकृती वेगवेगळ्या असतात आणि त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली कुठलंही इन्फॉर्मेशन आपण बघितलं आणि सुरू केलं मग नंतर त्रास झाला का परत डॉक्टरकडे जायला लागतो त्याच्याऐवजी पहिल्यापासूनच आपण व्यवस्थित डॉक्टरकडे सल्ला घेऊन आपण काम केलं तर निश्चित आपण आपल्या आरोग्याला जपू शकतो आपण भरपूर वेळ झाला एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये हो, <laughs> एक आपण गाणं ऐकूया फार सुंदर आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा लागले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडता वाली हो, हो। अबोल प्रीत बहरली कली हलू चकुमलली वेदना सुखावली हासली तुझा सवे हो सूरत छेडता गीत उमटले नवे सूरतेच छेडता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडता सभोवती बोल लो कसे किती शब्द शब्द आठवे हो सूर तेच गीत उमटले नवे सूर तेच छेडिता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडता ला ला ला ला ला ला ला हो हो हो हो हो हो हो मुळा मुठेच्या संगमा सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि आजचे खास आपले एक मुलाखत कार्यक्रमचे पाहुणे डॉक्टर प्रीतीजा मोठा म्हणजे एक चांगलं इन्फॉर्मेशन त्यांनी दिला की उन्हाळ्यात आपल्याला काय करायचं आणि कशा प्रकारे आपलं आपल्याला आपलं स्वास्थ्य जपून ठेवायचं तर आता डॉक्टर साहेब हा विचारायचं म्हणजे काय फॅमिली आणि तुमची हॉबीज काय काय थोडंसं सांगा <laughs> दोन्हीची ट्रॅजेडीच आहे <laughs> कारण फॅमिली म्हटलं तर दोन धर्म घेऊन मी चालते <laughs> कारण माझा मूळ धर्म म्हणजे ज्यात माझा जन्म झाला तो जैन धर्म आणि अनेक वर्ष आम्ही तिघी बहिणी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे दुसरी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी स्वतः डॉक्टर आहे <laughs> आणि माझे वडिलांकडे जवळजवळ तेरा ते चौदा शिक्षणाच्या डिग्री आहेत ते सध्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत <laughs> प्रतिभा कॉलेजमध्ये आणि बरेच वर्ष मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता कारण आई बाबांकडे मला राहायचं होतं मुलगा नसल्यामुळे आणि मग अशी एक वेळ आली की जवळच एका ठिकाणी व्हिजिटिंगसाठी पतंजलीला मी रुजू झाले आणि तिथलेच जे ओनर होते तर त्यांच्याशी माझं मॅरेज झालं चैतन्य बारसावडे म्हणून आणि आता अजून एक दुसरा धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म <laughs> मी जोपासती आहे आणि जैन धर्म ब्राह्मण धर्म या दोन्ही धर्मांना घेऊन आणि त्यातही मानवतावादी <laughs> विचार घेऊन मी पुढे चाललेली आहे ही झाली माझी फॅमिली बॅकग्राऊंड आणि हॉबीज म्हणाल तर लहानपणापासून तर मला गल्लीमध्ये लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळायला खूप आवडायचं अरे दॅट वॉज माय हॉबी आणि मी मिस पिंपरी चिंचवड पण होते टू थाउजंड इलेव्हनमध्ये नंतर बेस्ट सिंगर म्हणून मला कॉलेजमध्ये अनेकदा अवॉर्ड मिळालेले आणि सिंगिंग पण ट्रॅजेडीवालं लाईक <laughs> ते पण मी इंग्लिश सॉंग्स मराठी मिडियममध्ये शिकून पण मी इंग्लिश सॉंग्स जास्त चांगले सिंगिंगमध्ये करते तर अशा अनेक हॉबीज आहेत बासरी वाजवते डान्सची पण आवड आहे म्हणजे मला नाही वाटत कुठला हॉबी मी ठेवला असेल <laughs> धन्यवाद नक्कीच आमच्या श्रोतांना आवडला असेल तुमच्या हा हॉबीज आणि वेगळा एक जे हॉबीज तुमच्या होता कॉन्ट्रवर्सी आहेत कुठेतरी <laughs> भरपूर तर नक्कीच त्यांनाही थोडासा आश्चर्यचकित वाटलं असेल किंवा धक्का बसला असेल तर काय हरकत नाही आता आपण एक फार सुंदर जसं डॉक्टर साहेबांनी म्हटलं मी सिंगिंग करत होती कॉलेजमध्ये तर एक छोटंसं गाणं जे आवडतं गाणं तुमच्या मनाला नेहमी स्पर्श करत असेल असा एक सुंदरसं गाणं आमच्या श्रोतांनाही ऐकवा <laughs> बापरे तुम्ही तर फार मोठ्या मला <laughs> त्याच्यामध्ये पाडले <laughs> माझं नेहमीच आवडत असलेलं टायटॅनिकमधलं song my heart will go on त्याच्या एक दोन ओळी म्हणून दाखवेल हो. Every night in my dreams, I see you, I feel you. That is how I know you. Go on, far across the distance and spaces between us. You have come to show you. Go on Near, far, wherever you are, I believe that my heart will go on. Thank you. फार सुंदर अ, तुम्ही टायटॅनिकचं सॉन्ग आम्हाला आठवण करून दिलं आणि कुठेतरी एक वेगळ्या जगात तुम्ही या गाण्यामध्ये जातात तर या आपण आता परत डॉक्टर साहेबांशी बोलूया अच्छा मेडिकल फील्डमध्ये आयुर्वेद फील्डमध्ये कसं तुमचं येणं झालं ती पण एक ट्रॅजेडी आहे <laughs> मी सुरुवातीला जरी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला असला म्हणजे साधारण एम बी बी एस आणि आयुर्वेदा ह्या दोन गोष्टी गोष्टी तशा इक्वल ह्याच्यामध्ये झाल्यात कारण तुम्हाला खरं तर आयुर्वेदामध्ये डबल अभ्यास करावा लागतो तुम्हाला एम बी बी एस पण शिकावं लागतं म्हणजे ॲलोपॅथीचा पण सगळा अभ्यास करावा लागतो आणि प्लस तुम्हाला आयुर्वेदही ग्रंथ वगैरे संस्कृत सगळं शिकावं लागतं म्हणजे खरं बघितलं तर तुम्ही दोन्हीकडनं तयार होता आणि मला गर्व आहे की मी या पॅथीमध्ये शिकले की ज्याच्यामध्ये मला दोन्ही गोष्टींचं नॉलेज मिळालं कारण उद्या तुमच्यासमोर पेशंट उभा राहिला तर तुम्ही त्याला इमर्जन्सीतही ट्रीट करू शकता आणि त्याचा एखादा जुनाट काही आजार असेल तो जुन्या ग्रंथकाळांमध्ये जे काही प्रूवन आहे जे लिहिलं गेलेलं आहे जे शाश्वत आहे त्या ट्रीटमेंटनी तुम्ही त्याला बरं पण करू शकता त्यामुळे सुरुवातीला मी ॲलोपॅथीवर फार विश्वास ठेवून अरे बापरे नाही आयुर्वेदाने कसा बरा होईल पेशंट असे विचार करून मी सुरुवातीला फक्त ॲलोपॅथीने ट्रीट करत गेले आणि नंतर कालांतराने काही लोक माझ्या अशी समोर आली की अरे ह्यांना तात्पुरता फरक पडतो आणि परत ती त्याच अवस्थेत जातात अशा वेळी ह्यांच्यावर काय करायचं मग तेव्हा मात्र मला परत माझा आयुर्वेद कामाला आला आणि मग जे आयुर्वेदामध्ये जे आयुर्वेदामध्ये अतिशय हुशार अशी लोक आहेत असे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस करायला गेले आणि तिथून आयुर्वेदाचं जितकं नॉलेज मला घेता येईल घेतलं आणि मी या दोन्ही पॅथी अतिशय उत्कृष्टरित्या माझ्या क्लिनिकमध्ये आणि तसंच पतंजली इथे दोन्हीकडे मी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोघांचा संगम घालून पेशंटला पूर्णपणे आपण बरे कसे करू शकू या दृष्टिकोनातनं काम करते अरे वा छान एक असा विचार म्हणजे मेडिकल फील्डमध्ये आपल्याला जेव्हा प्रॅक्टिस करतो किंवा जेव्हा ऑपरेट वगैरे करतो अशा वेळी आपल्याला फारच गोष्टी लक्षात ठेवायला लागतो हो लक्षात घ्यायला लागतो इन इमर्जन्सीमध्ये तर एक असा फार स्ट्रगल म्हणजे एक मेहनत लागली असेल तुम्हाला राईट मेहनतीपेक्षा मी म्हणेन की या सगळ्यामध्ये इंटरेस्ट हा पार्ट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे हो. म्हणजे जर तुमचा एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला मगअप वगैरे ह्या गोष्टी कराव्याच लागत नाही कारण जेव्हा तुम्ही एखादी डेड बॉडी कापण्यामध्ये इंटरेस्ट घेता तेव्हा ऑपअपच तुम्हाला पुढच्या गोष्टी सोप्या होत जातात तुम्ही तिथेच थांबलात तर तुमचं पुढचं सगळं थांबतं so it's a part of interest आणि तुम्ही ते एन्जॉय केलं पाहिजे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही जर तुमचं जे काही असेल स्टडी त्याला स्टडी म्हणण्यापेक्षा इट्स अ एन्जॉयबल थिंग आणि काय काय नवीन भारी भारी कळतंय हे असं जर डोक्यात घेतलं तर नक्कीच तो स्टडी एन्जॉयबल होतो पूर्णपणे <laughs> आणि आता जे आपले युवा साथी आहेत त्यांना मेडिकल फील्डमध्ये येण्यासाठी तुम्ही कसं आव्हान करता येईल तुम्हाला काय याच्यामध्ये फ्युचर किंवा एका काय म्हणतात त्याला एक मॅजिक काय त्याच्यामध्ये प्रश्नच नाही मेडिकल फील्ड <laughs> हे इतकं वास्ट आहे आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे खूप स्टडी आहे पण हा कुठल्या लोकांसाठी जे स्वार्थी विचार करतात ज्यांना लोकांना ट्रीट करणं आणि त्यातनं आपले मोठे बंगले बांधणं किंवा मोठे हॉस्पिटल उभे करणं आणि पैसा कमवणं या दृष्टिकोनातनं आणि या एकाच दृष्टिकोनातनं जे विचार करतात त्या लोकांसाठी हे फील्ड नाही आणि त्यांनी इकडे येऊही नये कारण तुम्ही एका लाईव्ह माणसाशी किंवा लाईव्ह लोकांबरोबर तुम्ही खेळ करत असता so it's not a joke तुम्हाला या फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्ही फार सिरियस भावना ठेवून की आपल्याला कुठेतरी सेवाही करायची आहे आणि नक्कीच जर तुमची सेवा ही निस्वार्थी असेल तर त्यातनं मेवा शंभर टक्के तुमचा देव तुम्हाला देतो <laughs> त्यामुळे माझं सर्वांना आव्हान राहील की मेडिकल फील्ड हे खूप सुंदर फील्ड आहे आणि जगाच्या पाठीवर कुठेही जा शेवट हा तुमचा मेडिकल किंवा हॉस्पिटल अशाच ठिकाणी होतो <laughs> त्यामुळे तुमच्या या फील्डला कुठेही मरण नाही आहे तुम्ही जर पैसा हा विचार जरी ठेवून आलात तरी सर्वात पहिल्यांदा तुम्ही लोकांची निस्वार्थीपणे सेवा करा त्यांना बरे करून दाखवा तुम्हाला त्याचा मेवा नक्की मिळेल जसं मी मगाशी <laughs> म्हटलं फारच सुंदर विचार तुम्ही व्यक्त केला आणि अशा व्यक्त करतो आमचे विद्यार्थी मित्र ऐकत असेल तर नक्कीच मेडिकल फील्डमध्ये एक सेवा म्हणून जेव्हा तुम्ही एंट्री करतात तेव्हा तुम्हाला आनंदही मिळेल आणि मेवा तर आहेच जसं <laughs> डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि जाता जाता मी आपला श्रोता मित्रांना एक मेसेज म्हणून तुम्ही काय सांगणार <laughs> आजकालची नवीन पिढी जी मला दिसते ती बऱ्याचदा भरकटलेली दिसते तर अशांसाठी मी नक्की सांगेन की आपला भारत आणि आपली भारतीय संस्कृती हे काहीतरी वेगळं आहे इतर जगापेक्षा जर तुम्ही सारखंच America U S western countries ह्यांच्यासारखं कल्चर इथे आणून त्यांच्यासारखं व्हायला जाल तर आपली संस्कृती आपण कुठे नेणार ना आपलं वेगळेपण आपले होळी दिवाळी हे सण हे सगळे आपण कुठे नेऊन ठेवणार ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी लुप्त पावतील आणि ते होऊ नये म्हणून ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या सणांना आपल्या संस्कारांना आणि आपण जगामध्ये वेगळे कसे आहोत आपला भारत वेगळा कसा आहे हे सगळं आपल्याला बुद्धी प्रचंड आहे त्याबाबत निर्विवाद नाही की आपली बुद्धी ही तल्लक आहे भारतीयांची बुद्धी ही सुदैवाने अनेक वेगवेगळे प्रयोग करणारी वेगवेगळी संशोधनं करणारी अनेक गोष्टींमध्ये पुढे इन्स्टंट म्हणतो ना आपण ज्या गोष्टीला की अचानक एखादी गोष्ट समोर आली तर त्या प्रसंगातनं बाहेर पडण्यासाठी जी बुद्धी तल्लक काम करते अशी बुद्धी आपल्या इंडियन्सची आहे सो मला तर नक्कीच वाटतं की आजकालच्या पिढीने वाहत न जाता अशा काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण नवीन नवीन गोष्टी काय निर्माण करू शकतो हां मात्र आपल्या संस्कारांची आपल्या आईबाबांची आपल्या सर्व सणांची ह्यांची कोणाचीही साथ न सोडता फारच सुंदर मेसेज तुम्ही दिला आशा व्यक्त करतो आपला सर्व श्रोता मित्रांना आनंद वाटत असेल आज फारच चांगलं इन्फॉर्मेशन तुमच्याकडे मिळालं एक तर उन्हाला सुरू झालं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करतील <laughs> किंवा काय करायचं आहे हे तुम्हाला नक्कीच डॉक्टर साहेबांनी व्यवस्थित एक्झाम्पल देऊन आणि एक नरेशन त्यांनी केलं जसं एक्झाम्पल्स देऊन सगळं त्यांनी एकदम व्यवस्थित तुम्हाला वाचून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं हॉबीज सांगितलं त्यांच्या हॉबीज पण वेगवेगळ्या होते ते पण आपल्याला वा ऐकून एक आश्चर्यचकित झाला असेल तुम्ही <laughs> आणि त्याच्यानंतर त्यांनी एक इंग्लिश गाणंही आपल्याला ऐकवलं आहे फारच सुंदर त्यात technikfilms ja आणि मॅसेजही फार सुंदर दिला आणि तुम्ही सर्वांना आवडत असेल तर नक्कीच तुम्ही काही गोष्टी लिहून ठेवा आणि त्याला अप्लायही करा कारण <laughs> काही काही गोष्टी आपण ऐकतो ऐकल्यापुरतंच कामं नाही आहे ऐकणं हा फर्स्ट स्टेप आहे परंतु त्याला अप्लाय करणं हा एक इम्पॉर्टंट रोल आहे जे आपण करून दुसऱ्याला आपण सांगू शकतो की हां हे खरं आहे नक्कीच तुम्ही असं करा तर दुसऱ्याला आपण मेसेज स्प्रेड न करता पहिले अप्लाय करून मग सांगितलं तर त्याला जास्त जास्ती भर येईल आणि दुसऱ्यांनाही विश्वास बसेल तर नक्कीच तुम्ही काही गोष्टी तुम्हाला आजच्या या एपिसोडमध्ये डॉक्टर साहेबांच्या शब्दामध्ये काही असा तुम्हाला वाटला असेल तर नक्कीच त्याला लिहून ठेवा आणि त्याला अप्लाय करा असे मी विनंती करतो आणि या एपिसोडमध्ये डॉक्टर साहेबांनी येऊन एवढं सुंदर इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल त्यांच्या रेडिओ पुणेरी आवाज खूप खूप धन्यवाद करते धन्यवाद धन्यवाद चला मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच आणि पुढे भेटूया परत नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा बड़े अच्छे लगते हैं बड़े अच्छे लगते हैं क्या ये धरती ये नदियाँ ये रहना और और तुम बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना तो मन को झूठे लगते हैं ये सारे मगर सच्चे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी तुम इन सब को छोड़ के कैसे कल सुबह जाओगी मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आगी बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रह